दिल्लीची दशा पाहून हृदय कळवळून आले धावून दंगे खोराना कराया शान स्वतःचे जीव घालून धोक्यात रोखिती कोणी जनांचे हात जी जी जी रोखिती कोणी जनांचे हात जी जी जी जी दरवाजाला मृत्यून नाच मांडीला हा जी जी जी शांतवाया राजधानी जवाहर आले रस्त्याला हा जी जी जी जी गांधीजी धावले मदतीला कसलीचा यत्न करण्याला हाजी सावरण्या संघराजाला जेव्हा त्यांचा हात गुंतला हाजी संस्थानी राजाना हात समय लाभला समय लाभला झोप दिल्ली कड टकमका पाहू लागला पाहू लागला भरतपूर भरतपूरवाला आणि नाभा नाचू लागला जयपूर पार जिंकलेला बिकानेर आला जिंदला पुन्हा जीवाला पतियाला गुडघ्यावर हात ठेवून खडा झाला ठेवून खडा झाला आजवर पिळून जनतेला इंग्रजांचा भूत पाटला मडमांची खुंटी झेरण्याला ज्यांनी सदा पदर आला याचा धर्म जागा जागाला नेहरूची झुंज देण्याला कोण जाणे कुठून दम आला सातरी नसे माहेरी अशा जातीला अशा जातीला बदल बच्चे साहेबाचे बिंकू म्हणत दिल्लीला बिंकू दिल्लीला दुर्योधन मारिला महारथी कर्ण छेदिला आणि चक्रव्यूह भेदिला जेथे पाणी पत राहला विचित तकत जा असे भारी धरणी लागे भारी धरणी लागे आजही त्याच जागेला जीवनी बाजार बुन झाला बाकी घर भेदे खडे समयाला खडे समयाला गट उभा ठाकला वाचवाया लोकशाहीला संघ राजाला तीस कोटी स्वातंत्र्याला स्वातंत्र्याला बाल रवी जेव्हा ये उदया राहू की तू जातीयवादी उठले ग्रासाया एक राहले देशघातकी भेदे समया हिंदी संघराज्याच्या मानेवर सुरीत फिरवाया पाण्या उठा लवलाई वेळ आता नाही नको धिरंगाई या फेकून जातीय तेला करा बंद पाताला आवरोनी हात आपुला भारतीयानो इभ्रत तुमची ईर्षेला पडली काढा बाहेर नौका नेहरूची वादळात शिरली हा दिली वरून एक दुखीन दुभंगती दिल्ली काढा बाहेर स्वराज्य नौका वादळात युवकानो येऊ द्या स्फूर्ती तुम्हा आवडे ती विजय पडते तीन रंगी दिल्ली वरली ओढून पाडाया खाली मोरानी तयारी केली तिला सावरा तुम्ही आजवर जशी सावरली काढा बाहेर नौका नेहरूची वादळात शिरले सैनिकानो तुमच्या हाती व्रत देशाची शस्त्र धरोनी नीट वाचवा अमृत राजाची हाजी खोट हाताच्या वीरा देश आधारा उठ कामगारा जातीयता विष पचवून स्वातंत्र्य करी रक्षण हे तुफान हे परतवून चुकीच्या राजा उंच धर ध्वजा लाल अपुली। काही बाहेर नौका नेहरूची वादळात फिरवे आधी वज्र देहाचा विश्वाचा निर्मिता महाकाल कालाचा तू हात उचलून आपला कोलादाचा थैमान थांबवून चोर दंग खोराचा कलकत्ता तू सशम दिला जगादा दिला काम करी नेता एक दुखी काजी एक दुखी काजी जाडे रगडिले खलाशांच्या खातर तू आता सत्वर हे पुढवून दंगे थोर आणि अण्णा साठी काही सावरून घर, तुझे तू नवे हिंद सरकार सरकार